श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग कंसात प्रकृती पुरुष आणि चेतना कंस पूर्ण श्लोक क्रमांक एक व दोन अर्जुन उवाच प्रकृतीं पुरुषं च एव क्षेत्र एव च एतत् वेदितुम् इच्छामि ज्ञानम ज्ञेयम च केशव श्री भगवान उवाच इदम शरीरम कौंतेय क्षेत्रज्ञम इति अभिधीयते एतत् यः वेत्ति प्राहुः क्षेत्रज्ञम इति तद्विदः शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला प्रकृतीम प्रकृती पुरुषम भोक्ता पुरुष च सुद्धा एव निश्चितपणे क्षेत्रम क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षेत्राचा ज्ञाता एव निश्चितपणे च सुद्धा एतत हे सर्व वेदितुम जाणण्याची इच्छा मी मी इच्छा करतो ज्ञानम ज्ञान ज्ञेयम ज्ञानाचे लक्ष ज्ञेय च सुद्धा केशव हे कृष्ण श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले इदम हे शरीरम शरीर कौंतेय हे कौंतेया क्षेत्रम क्षेत्र इति याप्रमाणे अभिधीयते म्हटले जाते एतत हे यह जो वेत्ती जाणतो तम तो प्राहू म्हटले जाते क्षेत्रज्ञ क्षेत्राचा ज्ञाता इति याप्रमाणे तत्विदह हे जाणणारे ज्ञानीजन अर्जुन म्हणाला हे कृष्ण मला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यावयाची इच्छा आहे श्री भगवान म्हणाले हे कौंतेया या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुनाला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जिज्ञासा होती या सर्वांबद्दल जेव्हा त्यांनी श्रीकृष्णांकडे पृच्छा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात हे शरीर म्हणजे बद्ध जीवांचे कार्यक्षेत्र आहे जीव या संसारात गुरफटलेला असतो व तो भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि म्हणून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होते हे कार्यक्षेत्र म्हणजेच शरीर होय आणि शरीर म्हणजे काय शरीर हे इंद्रियांनी बनलेले असते बद्ध जीवाला इंद्रियोपभोग करावयाची इच्छा असते आणि इंद्रियोपभोग घेण्याच्या त्याच्या कुवतीनुसार त्याला शरीर किंवा कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिले जाते म्हणून शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि ते बद्ध जीवाचे कार्यक्षेत्र असते आता जो मनुष्य स्वतःचे शरीराशी तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधील भेद जाणणे फारसे काही कठीण नाही कोणतीही व्यक्ती जाणू शकते की बालपणापासून ते वृद्धापकालापर्यंत तिच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात तथापि व्यक्तीही तीच राहते याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये भेद आहे अशा रीतीने बद्ध जीवात्मा जाणतो की आपण शरीरापासून भिन्न आहोत प्रारंभी वर्णन करण्यात आले आहे की देहिनो अस्मिन जीव हा देहस्थ असतो आणि देहाचे बालपणातून कौमार्यात कौमार्यातून तारुण्यात आणि तारुण्यातून वृद्धत्वामध्ये स्थित्यंतर होत असते आणि देहाचा स्वामी असणारा जाणू शकतो की देहामध्ये स्थित्यंतरे होत आहेत हा देहाचा स्वामी म्हणजेच क्षेत्रज्ञ होय काही वेळा आपण विचार करतो की मी मनुष्य आहे मी स्त्री आहे मी कुत्रा आहे मी मांजर आहे या सर्व क्षेत्रज्ञांच्या उपाधी आहेत परंतु क्षेत्रज्ञ हा शरीरापासून भिन्न असतो आपण जरी आपले कपडे इत्यादी वापरतो तरी आपण जाणतो की वापरलेल्या वस्तूंहून आपण भिन्न आहोत त्याचप्रमाणे थोडेसे चिंतन केल्यास आपण जाणू शकतो की आपण शरीरापासून भिन्न आहोत मी तुम्ही किंवा इतर जे शरीर धारण करतात त्यांना क्षेत्रज्ञ म्हटले जाते आणि शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते भगवद्गीतेच्या प्रारंभिक सहा अध्यायांमध्ये क्षेत्रज्ञ कंसात जीव कंसपूर्ण आणि ज्या स्थितीयोगे तो भगवंतांना जाणू शकतो त्याचे वर्णन करण्यात आले आहे भगवद्गीतेच्या मधल्या सहा अध्यायांमध्ये भगवान आणि भक्तीच्या संदर्भात आत्मा व परमात्मा यांतील संबंधांचे वर्णन करण्यात आले आहे तसेच भगवंतांचे श्रेष्ठ स्वरूप आणि जीवांच्या स्वरूपाचे निश्चित रूपाने या अध्यायांमध्ये वर्णन करण्यात आले आहे जीव हे सर्वच परिस्थितीत अधीन असतात परंतु जीवांना विस्मृती झाल्यामुळे ते दुःख भोगत असतात पुण्यकर्मांद्वारे प्रबुद्ध झाल्यावर ते आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी इत्यादी विविध अवस्थांमध्ये भगवंतांकडे जातात याचेही वर्णन करण्यात आले आहे आता तेराव्या अध्यायाच्या प्रारंभापासून जीव हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसा येतो आणि सकाम कर्म ज्ञानाचे अनुशीलन आणि भक्तीच्या आधारे भगवंत जीवाचा कसा उद्धार करतात याचे विवरण करण्यात आले आहे जीवात्मा हा जरी शरीरापासून पूर्णपणे भिन्न असला तरी कोणत्या ना कोणत्या रीतीने त्याचा देहाशी संबंध येतो याचेही विश्लेषण करण्यात आले आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक तीन क्षेत्रज्ञ अपि माम विद्धि सर्व क्षेत्रे शुभारत क्षेत्र क्षेत्रज्ञ यह ज्ञानम यत्यज्ञानम मतम मम शब्दशः अर्थ क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ च सुद्धा अपि निश्चितच माम मला विद्धी जाण सर्व सर्व क्षेत्रेषु क्षेत्रांमध्ये भारत हे भारत क्षेत्र क्षेत्र कंसात शरीर कंसपूर्ण क्षेत्रज्ञयो क्षेत्रज्ञ ज्ञानम ज्ञान यत जे तत ते ज्ञानम ज्ञान मतम मत मम माझे हे भारत मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय हे माझे मत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आत्मा आणि परमात्मा यांची चर्चा करताना आपल्याला भगवंत जीव आणि जड प्रकृती हे तीन विविध अभ्यासयोग्य विषय आढळतील प्रत्येक क्षेत्रामध्ये शरीरामध्ये दोन आत्मे असतात व्यक्तिगत आत्मा आणि परमात्मा परमात्मा हे भगवंतांचे विस्तारित रूप असल्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे परंतु मी शरीरातील जीवात्मा नाही मी परमात्मा आहे मी प्रत्येक देहामध्ये परमात्मा म्हणून उपस्थित असतो भगवद्गीतेच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे सूक्ष्म रीतीने अध्ययन करतो त्याला ज्ञानप्राप्ती होते भगवंत म्हणतात की ते प्रत्येक शरीरातील कार्यक्षेत्राचे ज्ञाता आहेत जीवाला आपल्या शरीराचे ज्ञान असते परंतु इतर शरीरांचे त्याला ज्ञान असू शकत नाही परमात्मा रूपाने सर्व शरीरांमध्ये उपस्थित असणारे भगवंत सर्वच देहांच्या बाबतीत सर्व काही जाणतात त्यांना सर्व योनींतील सर्व शरीरांचे ज्ञान असते एखाद्या नागरिकाला स्वतःच्या भूमीचे सर्व काही ज्ञान असू शकेल परंतु राजाला केवळ राजमहालाचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाकडे असणाऱ्या सर्व मालमत्तेचेही ज्ञान असते त्याप्रमाणे मनुष्य केवळ स्वतःच्याच शरीराचा स्वामी असू शकेल परंतु भगवंत सर्वच शरीरांचे स्वामी आहेत राजा हा राज्याचा मूळ स्वामी असतो आणि नागरिक हे दुय्यम प्रकारचे स्वामी असतात त्याचप्रमाणे भगवंत हे सर्व शरीरांचे परम अधिपती आहेत शरीर हे इंद्रियांनी बनलेले असते भगवंत हे ऋषिकेश अर्थात इंद्रियांचे नियंत्रक आहेत ज्याप्रमाणे राजा हा राज्याचा मूळ नियंता असतो आणि नागरिक हे दुय्यम नियंते असतात त्याचप्रमाणे भगवंत इंद्रियांचे मूळ नियंता आहेत भगवंत म्हणतात की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे अर्थात भगवंत परम क्षेत्रज्ञ आहेत तर जीव हा केवळ आपल्याच शरीराचा क्षेत्रज्ञ आहे वेदांमध्ये पुढील प्रमाणे म्हटले आहे क्षेत्राणी ही शरीराणी बीजमच अपि शुभ अशुभे तानी वेत्ती स योग आत्मा तथ क्षेत्रज्ञ उच्चते या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि शरीरामध्ये शरीराचा स्वामी व भगवंत वास करतात भगवंत शरीर आणि शरीराचा स्वामी या दोघांनाही जाणतात म्हणून त्यांना सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ असे म्हणतात क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि परम क्षेत्रज्ञ यातील भेद पुढीलप्रमाणे सांगितला आहे वेदांनुसार शरीर जीव आणि परमात्मा यांच्या स्वरूपाला पूर्णपणे जाणणे म्हणजे ज्ञान होय श्रीकृष्णांचे असे मत आहे जीव आणि परमात्मा यातील भेदाभेद जाणणे म्हणजेच ज्ञान होय ज्याला क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान नसते तो परिपूर्ण ज्ञानी असू शकत नाही मनुष्याने प्रकृती पुरुष आणि ईश्वर यांचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे या तीन तत्वांचे स्वरूप जाणण्यामध्ये गोंधळून जाऊ नये मनुष्याने चित्रकार चित्र आणि चित्र काढण्याची कला यांची सरमिसळ करून गोंधळून जाऊ नये हे भौतिक जगत अर्थात कार्यक्षेत्र म्हणजे प्रकृती आहे आणि प्रकृतीचा भोगता म्हणजे जीव आहे आणि या दोहोंपेक्षा श्रेष्ठ परमनियंत्रक पुरुषोत्तम भगवान आहेत श्वेताश्वतर उपनिषदात एक पॉईंट बारा सांगितले आहे की भोक्ता भोग्यम प्रेरितारम च मत्वा सर्व प्रोक्तम त्रिविधम ब्रह्मम एतत तीन ब्रह्म संकल्पना आहेत कार्यक्षेत्र म्हणून प्रकृती ब्रह्म आहे आणि भौतिक प्रकृतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणारे जीवही ब्रह्म आहेत आणि या दोघांचा नियंत्रकही ब्रह्मच आहे परंतु तो वास्तविक नियंता आहे या अध्यायामध्ये सांगितले जाईल की दोन क्षेत्रज्ञांपैकी एक च्युत ज्याचे पतन होऊ शकते आणि दुसरा अच्युत ज्याचे कधीही पतन होत नाही एक श्रेष्ठ आहे तर दुसरा गौण आहे दोन्ही क्षेत्रज्ञ एक समानच आहेत असे जो म्हणतो तो भगवंतांच्या कथनाचा विरोध करतो कारण या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे जो एखाद्या दोरीला सर्प समजतो तो ज्ञानी असू शकत नाही विविध प्रकारचे देह आहेत आणि विविध प्रकारचे देहांचे मालक आहेत प्रत्येक जीवाला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्यासाठी स्वतःची अशी क्षमता असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारची शरीरे आहेत परंतु त्या शरीरांमध्ये भगवंतही नियंता म्हणून उपस्थित आहेत च हा शब्द महत्त्वपूर्ण आहे कारण हा सर्व प्रकारची शरीरे दर्शवितो हे श्रील बलदेव विद्याभूषण यांचे मत आहे प्रत्येक शरीरामध्ये जीवात्म्याबरोबरच श्रीकृष्णही परमात्मा स्वरूपामध्ये उपस्थित असतात श्रीकृष्ण येथे स्पष्टपणे सांगतात की परमात्मा हा क्षेत्र आणि परिमित भोक्ता या दोहोंचाही नियंत्रक आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक चार तत् क्षेत्रम यच्च यादृक् च विकारी यत च यत स च यः यत् प्रभावः च तत्समासेन मे शृणु शब्दशः अर्थ तत ते क्षेत्रम क्षेत्र यत काय च सुद्धा यादृक यथारूप च सुद्धा यत जा विकारी विकार किंवा बदल यत ज्यापासून च सुद्धा यत ज्या सह तो च सुद्धा यह जो यत ज्या प्रभाव प्रभाव च सुद्धा तत ते समासेन सारांश रूपाने मे माझ्याकडून शृणू ऐक आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप त्याच्यामध्ये कोणते बदल होतात त्याची निर्मिती केव्हा होते त्याचा ज्ञाता कोण आहे आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन ऐक तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपाचे वर्णन करीत आहेत या शरीराचे स्वरूप काय आहे कोणत्या पदार्थांपासून हा देह बनलेला आहे कोणाच्या नियंत्रणाखाली हा देह क्रियाशील आहे त्याच्यात बदल कसे घडून येतात हे बदल कोठून येतात त्याची कारणे कोणती त्याचे प्रयोजन काय आहे आत्म्याचे परम काय आहे आणि जीवाचे वास्तविक रूप कसे आहे या सर्व गोष्टींचे मनुष्याला ज्ञान असले पाहिजे आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद त्यांचा प्रभाव त्यांची शक्ती इत्यादींचेही ज्ञान असणे आवश्यक आहे मनुष्याने केवळ ही भगवद्गीता प्रत्यक्षपणे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जाणून घेतली पाहिजे असे केल्याने या सर्व गोष्टी स्पष्ट होतील प्रत्येक देहातील भगवंत आणि जीव हे एकच आहेत अशी समजूत होणार नाही याची मनुष्याने काळजी घ्यावी भगवंत आणि जीव समानच आहेत असे समजणे म्हणजे शक्तिमान आणि शक्तिहीन यांना सारखेच समजण्याप्रमाणे आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक पाच ऋषिभिः बहुधा गीतं छंदोभी विविधैह पृथक ब्रह्मसूत्रपदैः च एव हेतुमदभी विनिश्चितैः शब्दशः अर्थ ऋषिभी ऋषींनी बहुधा बहुविध प्रकारे गीतम वर्णन केले आहे छंदोभी छंदांनी वैदिक मंत्रांनी विविधैह विविध पृथक विविध प्रकारे ब्रह्मसूत्र वेदांताच्या पदैह सूत्रांद्वारे च सुद्धा एव निश्चितपणे हेतुमद्भी कारण आणि परिणामाद्वारे विनिश्चितय निश्चित क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ज्ञानाचे वर्णन करण्यास भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहेत तथापि विद्वान ज्ञानीजण आणि आदर्श अधिकारी व्यक्ती हे चालीरीतीप्रमाणे पूर्वाचार्यांचे प्रमाण देतात वेदांताचे प्रमाण देऊन श्रीकृष्ण आत्मा आणि परमात्मा यांच्या द्वैताद्वैताच्या विवादास्पद मुद्द्याचे वर्णन करीत आहेत प्रथम ते म्हणतात की विविध ऋषींच्या मते असे आहे ऋषींबद्दल सांगावयाचे तर श्रीकृष्णांव्यतिरिक्त व्यासदेव कंसात वेदांत सूत्रांचे संकलक कंसपूर्ण हे एक महान ऋषी आहेत आणि वेदांत सूत्रांमध्ये द्वंद्वाचे परिपूर्ण स्पष्टीकरण करण्यात आले आहे आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी हे सुद्धा एक महान ऋषी आहेत ते आपल्या धर्मग्रंथांमध्ये म्हणतात की अहमत्वम च तथा अन्ये आपण तुम्ही मी आणि इतर सारे जीव जरी भौतिक देहामध्ये बद्ध असलो तरी दिव्यच आहोत आपल्या कर्मांनुसार आपण भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांनी प्रभावित झालो आहोत म्हणून काहीजण उन्नतावस्थेत आहेत तर काहीजण खालच्या अवस्थेत आहेत अज्ञानामुळे अशा उच्च निम्न अवस्था अस्तित्वात असतात आणि असंख्य जीवांद्वारे त्या व्यक्त होतात परंतु परमात्मा हा अच्युत त्रिगुणातीत आणि दिव्य आहे त्याचप्रमाणे मूळ वेदांमध्येही विशेष करून कठोपनिषदात आत्मा परमात्मा आणि शरीरामधील भेद दर्शविण्यात आला आहे अनेक महर्षींनी याचे विश्लेषण केलेले आहे आणि पराशर मुनींना त्यामध्ये प्रमुख मानण्यात येते छंदोभी हा शब्द विविध वैदिक ग्रंथ दर्शवितो उदाहरणार्थ यजुर्वेदाचाच भाग असणाऱ्या तैत्तरीय उपनिषदात प्रकृती जीव आणि भगवान यांचे विवरण करण्यात आले आहे पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्षेत्र हे जीवांचे कार्यक्षेत्र असते आणि क्षेत्रामध्ये आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ असतात तैत्तिरीय उपनिषदात दोन पॉईंट नऊ म्हटले आहे की ब्रह्मपृच्छम प्रतिष्ठा भगवंतांच्या शक्तीची एक प्रकटावस्था अन्नमय नावाने जाणली जाते हे जाणणे म्हणजेच परमसत्याचा प्राकृतिक साक्षात्कार होय नंतर परमसत्याची अन्नमयामध्ये अनुभूती झाल्यावर मनुष्य प्राणमय अर्थात प्राणशक्तीमध्ये परमसत्याचा साक्षात्कार करू शकतो ज्ञानमय स्तरामध्ये अनुभूतीचा स्तर प्राणशक्तीपासून ते चिंतन संवेदन आणि संकल्पापर्यंत उन्नत होतो त्यानंतर ब्रह्म साक्षात्कार होतो व त्याला विज्ञानमय असे म्हटले जाते आणि त्या साक्षात्कारामध्ये जीवाला कळून येते की आपण आपल्या मन आणि प्राणापासून भिन्न आहोत त्यानंतरची व परमोच्च अवस्था म्हणजे आनंदमय याप्रमाणे ब्रह्मसाक्षात्काराच्या ब्रह्मपृच्छम या पाच अवस्था आहेत या पाचपैकी प्रथम तीन अन्नमय प्राणमय आणि ज्ञानमय या अवस्थांचा संबंध जीवाच्या क्षेत्राशी येतो सर्व क्षेत्रांच्या पलीकडे परमेश्वर असतात आणि त्यांना आनंदमय असे म्हटले जाते वेदांत सूत्रातही भगवंतांचे वर्णन आनंदमयो अभ्यासात असे करण्यात आले आहे या दिव्य आनंदाचा अनुभव घेण्याकरिता ते स्वतःचा विज्ञानमय प्राणमय ज्ञानमय आणि अन्नमय यांमध्ये विस्तार करतात क्षेत्रामध्ये जीवाला भोगता समजले जाते आणि आनंदमय हे त्याच्यापासून भिन्न असते याचा अर्थ आहे की जर जीवाने आनंदमयामध्ये संलग्न होऊन आनंद प्राप्त केला तरच जीव पूर्णत्व प्राप्त करतो हेच भगवंतांचे परम क्षेत्रज्ञ म्हणून जीवाचे गौण क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र यांचे वास्तविक स्वरूप आहे वेदांत सूत्रे किंवा ब्रह्मसूत्रांमध्ये या सत्याचे अधिक विश्लेषण मनुष्याला प्राप्त होऊ शकते या ठिकाणी उल्लेख केला आहे की कारण परिणामांनुसार ब्रह्मसूत्रांची सुंदर रीतीने रचना करण्यात आली आहे यापैकी काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत न वियदश्रुतेह दोन पॉईंट तीन पॉइंट दोन न आत्माश्रुतेह दोन पॉइंट तीन पॉइंट अठरा आणि तू तच्छ्रुतेह दोन पॉईंट तीन पॉइंट चाळीस प्रथम सूत्रामध्ये क्षेत्र दुसऱ्यामध्ये जीव आणि तिसऱ्यामध्ये सर्व जीवांचे परम आश्रयस्थान भगवान यांचे वर्णन करण्यात आले आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक सहा व सात महाभूतानी अहंकार बुद्धी अव्यक्तम एवच दश एकम च पंच च इंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संगात चेतना धृती एतत् क्षेत्रं समासेन सविकारम उदाह्यतम शब्दशः अर्थ महाभूतानि महाभूते अहंकार मिथ्या अहंकार बुद्धि बुद्धि अव्यक्तम अव्यक्त एव निश्चितपणे च सुद्धा इंद्रियाणी इंद्रिये दश एक अकरा च सुद्धा पंच पाच च सुद्धा इंद्रिय गोचराह इंद्रिय विषय इच्छा इच्छा द्वेष द्वेष सुखम सुख दुःखम दुःख संघात समूह चेतना चेतना धृती धैर्य एतत हे सर्व क्षेत्रम क्षेत्र समासेन संक्षेपाने सविकारम विकारांसहित उदाहयतम दृष्टांत दाखल पंचमहाभूते मिथ्या अहंकार बुद्धी अव्यक्त दहा इंद्रिये आणि मन पाच इंद्रिय विषय इच्छा द्वेष सुख दुःख समूह चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे महर्षींच्या प्रमाणभूत विधानांवरून वेद आणि वेदांत सूत्रे यावरून या जगताचे घटक पुढील प्रमाणे जाणता येतात सर्वप्रथम पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत मिथ्या अहंकार बुद्धी आणि अव्यक्त त्रिगुण आहेत नेत्र कान नासिका जिव्हा आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत वाणी पाय हात उपस्थ गुदा ही पाच कर्मेंद्रिय आहेत इंद्रियांचा स्वामी असणारे मन आहे आणि त्याला इंद्रिय म्हणतात म्हणून मनासहित एकूण अकरा इंद्रिय आहेत नंतर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच इंद्रिय विषय आहेत अशा रीतीने या चोवीस तत्वांच्या समूहाला क्षेत्र असे म्हणतात जर मनुष्याने या चोवीस तत्वांचे पृथक्करणात्मक अध्ययन केले तर तो क्षेत्राचे स्वरूप जाणू शकतो त्यानंतर इच्छा द्वेष सुख आणि दुःख हे स्थूल शरीरातील पंचमहाभूतांचे प्रतीक असणारे विकार आहेत चेतना आणि ध्वनींद्वारे प्रतीत होणारी जीवन लक्षणे ही सूक्ष्म देहाची अर्थात मन बुद्धी आणि अहंकार याची प्रकटावस्था आहेत या सूक्ष्म तत्वांचा समावेश क्षेत्रामध्ये होतो पंचमहाभूते म्हणजे मिथ्या अहंकाराचे स्थूल प्रतीक आहे आणि मिथ्या अहंकार हा तामस बुद्धीचे प्रतीक आहे तामसबुद्धी ही अव्यक्त त्रिगुणांचे प्रतीक आहे प्रकृतीच्या अव्यक्त गुणांना प्रधान असे म्हटले जाते ज्याला चोवीस तत्वांचे त्यांच्या विकारांसहित सखोल अध्ययन करावयाची इच्छा आहे त्यांनी तत्वज्ञानाचे अधिक विस्ताराने अध्ययन करावे भगवद्गीतेमध्ये या तत्वांचे केवळ संक्षिप्त वर्णन आहे शरीर हे या सर्व घटकांचे प्रतीक आहे आणि या शरीरामध्ये सहा स्थित्यंतरे होतात उत्पत्ती विकास स्थिती प्रजनन क्षय आणि विनाश म्हणून क्षेत्र हे अनित्य प्राकृतिक वस्तू आहे तथापि या क्षेत्राचा स्वामी क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक आठ बारा अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम आचार्य उपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह इंद्रिय अर्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असक्ती अनभिष्वंग पुत्रदारगृह आदिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्ट अनिष्ट उपपत्तिषु मयि च अनन्ययोगेन भक्तिः अव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिः जनसंसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतत् ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानम यत अत अन्यथा अमानित्व विनम्रता अदंभित्व अदांभिकता अहिंसा अहिंसा क्षांती सहनशीलता सहिष्णुता आर्जवम सरळपणा आचार्य उपासनम प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे शौचम शुची पावित्र्य स्थैर्य स्थिरता आत्मविनिग्रह आत्मसंयम इंद्रिय अर्थेषु इंद्रियांच्या बाबतीत वैराग्यम वैराग्य अनहंकार निरहंकार एव निश्चितपणे च सुद्धा जन्म जन्माचा मृत्यू मृत्यू जरा वार्धक्य व्याधी व्याधी दुःख दुःखाचा दोष दोष अनुदर्शनम पाहून असक्तीही आसक्तीरहित अनभिष्वंग संगाविना पुत्र पुत्र दार पत्नी गृह आदिषु घर इत्यादी नित्यम नेहमी च सुद्धा समचित्तत्व संतुलन इष्ट इच्छित अनिष्ट अनिष्ट उपपत्तीषु प्राप्त करून मयी मला च सुद्धा अनन्य अनन्ययोगेन अनन्यभक्तियोगाने भक्ती भक्ती अव्यभिचारिणी अखंड विविक्त एकांत देश स्थळ सेवित्व आकांक्षा करणे अरती अनासक्ती जनसंसदी सामान्य जनांना अध्यात्म अध्यात्माबद्दल ज्ञान ज्ञानामध्ये नित्यत्व नित्यत्व तत्वज्ञान तत्वज्ञानाचे अर्थ हेतूसाठी दर्शनम तत्वज्ञान एतत हे सर्व ज्ञानम ज्ञान इति याप्रमाणे प्रोक्तम म्हटले आहे अज्ञानम अज्ञान यत जे अत यापासून अन्यथा अन्य नम्रता निरहंकार अहिंसा सहनशीलता सरळपणा आध्यात्मिक गुरुला शरण जाणे पावित्र्य स्थैर्य आत्मसंयमन इंद्रिय विषयांचा त्याग मिथ्या अहंकाररहित जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे अनासक्ती घरदार पत्नी मुलेबाळे इत्यादींपासून अनासक्ती इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे माझी निरंतर आणि अनन्य भक्ती एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे सामान्य लोकांपासून अलग होणे आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कधीकधी अल्पज्ञ लोकांनाही ज्ञानपद्धती म्हणजे क्षेत्रांचा विकार आहे असे वाटते परंतु हा त्यांचा गैरसमज आहे हीच वास्तविक ज्ञानपद्धती आहे जर मनुष्याने या ज्ञानमार्गाचा स्वीकार केला तरच त्याच्यासाठी परमसत्याची प्राप्ती शक्य होते पूर्वी सांगितलेल्या चोवीस तत्वांचे हे विकार नाहीत वास्तविकपणे त्या तत्वांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचे हे एक माध्यम आहे देहधारी जीव हा देहाने बद्ध झालेला असतो व हा देह चोवीस तत्वांनी बनलेला असतो आणि या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे ज्ञानमार्गाच्या सर्व वर्णनातील महत्त्वाचा मुद्दा अकराव्या श्लोकातील प्रथम पंक्तीमध्ये वर्णिला आहे मयीच अनन्य योगेन भक्ती ही अव्यभिचारिणी अर्थ ज्ञानाची परिणती अनन्य भगवत भक्तीमध्ये होते अर्थपूर्ण जर मनुष्याने दिव्य भगवत सेवेचा स्वीकार केला नाही किंवा करण्यास पात्र नसेल तर इतर एकोणीस साधनांना विशिष्ट महत्त्व नाही परंतु जर मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भक्तीचा स्वीकार केला तर इतर एकोणीस साधने आपोआपच त्याच्या ठाई विकसित होतात श्रीमद भागवतात पाच पॉईंट अठरा पॉईंट बारा सांगितल्याप्रमाणे यस्य अस्ति भक्ती भगवती अकिंचना सर्वैः गुणेः तत्र समासते सुराह ज्याने भक्ती प्राप्त केली आहे त्याच्या ठाई ज्ञानाचे सर्व सद्गुण विकसित होतात आठव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करणे आवश्यक आहे जो भक्तीचा स्वीकार करतो त्याच्यासाठी सुद्धा आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे प्रमाणित आध्यात्मिक गुरूचा स्वीकार केल्यावर दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो भगवंत या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगतात की हा ज्ञानमार्ग म्हणजेच वास्तविक मार्ग आहे या व्यतिरिक्त जे काही तर्क इत्यादी आहेत ते सर्व निरर्थक आहेत या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या ज्ञानाच्या मार्गामधील साधनांचे विश्लेषण पुढील प्रमाणे करता येईल अमानित्व म्हणजे मनुष्याने लोकांकडून मान प्राप्त करण्यास उत्सुक असू नये देहाशी तादात्म्य केल्यामुळे आपण इतरांकडून मान प्राप्त करण्यास अतिशय उत्सुक असतो परंतु मी म्हणजे शरीर नाही हे जाणणाऱ्या परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराशी संबंधित मान अपमान हा निरर्थक आहे मनुष्याने या भौतिक फसवणुकीच्या मागे लागू नये लोक आपल्या धर्मनिष्ठेबद्दल प्रसिद्ध होण्यास अतिशय उत्सुक असतात आणि म्हणून काही वेळा आढळते की लोक धर्मतत्वांचे ज्ञान नसतानाही तथाकथित धर्मामध्ये प्रवेश करतात आणि स्वतःला धर्मोपदेशक म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आध्यात्मिक विज्ञानात आपली प्रगती किती झाली हे पाहण्याकरिता काहीतरी कसोटी असणे आवश्यक आहे या साधनांद्वारे मनुष्य स्वपरीक्षा करू शकतो अहिंसा शब्दाचा अर्थ सामान्यपणे शरीराची हत्या न करणे असा घेतला जातो परंतु वास्तविकपणे इतरांना दुःखात न टाकणे म्हणजेच अहिंसा आहे अज्ञानामुळे एकंदर लोक देहात्मबुद्धीमध्ये फसलेले असतात आणि म्हणून ते निरंतर सांसारिक दुःखे भोगत असतात म्हणून मनुष्य आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या स्तराप्रत उन्नत होत नाही तोपर्यंत तो हिंसाच करीत असतो वास्तविक ज्ञानाचा लोकांना प्रसार करण्यासाठी मनुष्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे जेणेकरून ते प्रबुद्ध होतील आणि भवबंधनातून मुक्त होतील हीच खरी अहिंसा आहे क्षांती ही म्हणजे मनुष्याने इतरांकडून होणारा अपमान सहन करण्यास शिकले पाहिजे जेव्हा तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यात संलग्न होतो तेव्हा इतरांकडून भरपूर अपमान होतो हे अपेक्षितच आहे कारण भौतिक प्रकृतीची रचनाच अशा पद्धतीने करण्यात आली आहे प्रल्हादांसारखे केवळ पाच वर्षाचे बालकही जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न होते तेव्हा त्याच्या पित्याने भक्तीला विरोध केल्यामुळे त्याला अनेक यातना भोगाव्या लागल्या त्याचा वध करण्याचा पित्याने पुष्कळ प्रकारे प्रयत्न केला परंतु प्रल्हादाने सर्व काही सहन केले म्हणून आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्याच्या मार्गात अनेक अडथळे येतील तरीही आपण सहनशील असले पाहिजे दृढ निश्चयाने प्रगतीपथावर अग्रेसर झाले पाहिजे आर्जवम म्हणजे मनुष्याने निष्कपट आणि इतके प्रांजळ असावे की एखाद्या शत्रूलाही तो वास्तविक सत्य काय आहे हे सांगू शकेल आचार्योपासनम अर्थात आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करण्याबाबत सांगावयाचे तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वीकारणे अत्यावश्यक आहे कारण त्यांच्या मार्गदर्शना वाचून आध्यात्मिक विज्ञानामध्ये प्रगती करणे अशक्य आहे मनुष्याने पूर्ण विनम्रतेने आध्यात्मिक गुरूला शरण जावे आणि त्याची सेवा करावी जेणेकरून आपल्या शिष्यावर कृपा वर्षाव करण्यासाठी गुरु प्रसन्न होतील प्रमाणित आध्यात्मिक गुरु हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यामुळे जर त्याने आपल्या शिष्यावर कृपा वर्षाव केला तर शिष्याने जरी नियामक तत्वांचे पालन केले नाही तरी त्याची तात्काळ प्रगती होते किंवा जो हातचे राखून न ठेवता गुरुची सेवा करतो त्याच्यासाठी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 आहे इंद्रिय इतकी प्रबळ आहेत की इंद्रियोपभोग करण्यासाठी ती सदैव उत्सुक असतात मनुष्याने अशा अनावश्यक मागण्या पुरवू नयेत शरीर सुस्थितीत ठेवण्याइतकीच इंद्रिय तृप्ती करावी जेणेकरून मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याचे कर्तव्य पालन करू शकेल सर्वात महत्त्वपूर्ण आणि अनियंत्रित इंद्रिय म्हणजे जिव्हा होय जर मनुष्य जिव्हा नियंत्रण करू शकला तर तो इतर इंद्रियांना संयमित करू शकतो जिव्हेची दोन कार्य असतात चव घेणे आणि बोलणे म्हणून नित्य नेमाने जिव्हेला कृष्ण प्रसादाचे सेवन करण्यामध्ये आणि हरेकृष्ण कीर्तन करण्यामध्ये संलग्न केले पाहिजे नेत्रांच्या बाबतीत सांगावयाचे तर श्रीकृष्णांच्या सुंदर विलोभनीय रूपाव्यतिरिक्त मनुष्याने इतर काही पाहू नये यामुळे नेत्रांचे संयमन होईल त्याचप्रमाणे कानाद्वारे कृष्णकथा श्रवण करावी आणि नासिकाद्वारे श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घ्यावा हाच भक्तिमार्ग आहे आणि या ठिकाणी आपण जाणू शकतो की भगवद्गीता ही केवळ भक्ती विज्ञानाचे प्रतिपादन करीत आहे भक्तियोग हाच एकमेव उद्दिष्ट आहे भगवद्गीतेवरील अज्ञानी भाष्यकार वाचकांचे मन इतर विषयांकडे वळविण्याचा प्रयत्न करतात परंतु भगवद्गीतेमध्ये भक्तियोगाव्यतिरिक्त इतर कोणताही प्रमुख विषय नाही मिथ्या अहंकार म्हणजे आपण स्वतः देह आहोत असे मानणे होय अर्थात आपण हा देह नसून आत्मा आहोत हे जाणणे म्हणजेच वास्तविक अहंकार होय अहंकार हा नेहमी असतोच मिथ्या अहंकार हा निंद्य आहे परंतु खरा अहंकार निंद्य नाही वेदामध्ये कंसात बृहदारण्यक उपनिषद एक पॉईंट चार पॉईंट दहा कंसपूर्ण म्हटले आहे की अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे हा अहंभाव आत्मसाक्षात्काराच्या मुक्तावस्थेमध्येही असतोच हा अहंभाव म्हणजेच अहंकार आहे परंतु हाच अहंभाव नश्वर शरीराच्या संदर्भात योजिला जातो तेव्हा तो मिथ्या अहंकार समजला जातो जेव्हा हा अहंभाव सत्यत्वाच्या संदर्भात योजिला जातो तेव्हा तो वास्तविक अहंकार होय काही तत्त्वज्ञानी म्हणतात की आपण अहंकाराचा त्याग करावा परंतु आपण अहंकार त्यागू शकत नाही कारण अहंकार म्हणजेच स्वरूप होय अर्थात आपण देहात्म बुद्धीचा त्याग केलाच पाहिजे मनुष्याने जन्म मृत्यू जरा व्याधी यांपासून होणारे दुःख जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे वेदामध्ये जन्माचे विस्तृत वर्णन अनेक ठिकाणी आढळते श्रीमद भागवतात जन्मापूर्वीची अवस्था मातेच्या गर्भातील बालकाचा निवास त्याला भोगावे लागणारे दुःख इत्यादींचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे जन्म हा दुःखमय असल्याचे आपण पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे मातेच्या गर्भामध्ये आपण किती दुःख भोगले आहे याची आपल्याला विस्मृती झाल्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग जाणण्याचा प्रयत्न करीत नाही त्याचप्रमाणे मृत्यूसमयी देखील सर्व प्रकारची दुःखे भोगावी लागतात आणि याचेसुद्धा शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आले आहे यावर अवश्य विचार केला पाहिजे जरा आणि व्याधींबद्दल सांगावयाचे तर प्रत्येकाला याचा प्रत्यक्षच अनुभव येतो कोणालाच व्याधीग्रस्त व्हावयाची इच्छा नसते किंवा कोणालाच वृद्ध व्हावयाची इच्छा नसते परंतु त्यांना टाळणे अशक्यच आहे जन्म मृत्यू जरा आणि व्याधीच्या चक्रामुळे होणाऱ्या दुःखाचा विचार केल्यावरही जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही आसक्ती नाभिश्वंग पुत्रदार ग्रहादिशू म्हणजे पुत्र पत्नी घर द्रव्यादिकांविषयी अनासक्ती होय यावरून असे समजू नये की मनुष्याला त्यांच्याविषयी भावना प्रेम असू नये हे सर्व आपल्या स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत परंतु ते आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल नसतील तेव्हा मनुष्याने त्यांच्यावर आसक्त असू नये घर सुखी बनविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कृष्ण भावना होय जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असेल तर तो आपले घर सुखी बनवू शकतो कारण कृष्ण भावनेचा मार्ग हा अत्यंत सुगम आहे मनुष्याने केवळ हरे कृष्ण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 साक्षात्कार होण्यासाठी अथवा त्यांची सेवा करण्यासाठी मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे अर्जुनाला स्वजनांना मारण्याची इच्छा नव्हती परंतु जेव्हा त्याने जाणले की आपले कुटुंबीय हे आपल्या भगवत साक्षात्कारामध्ये अडसर आहेत तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आदेशांचा स्वीकार केला आणि युद्ध करून स्वजनांची हत्या केली सर्वच परिस्थितीत मनुष्याने कौटुंबिक जीवनाच्या सुख आणि दुःखापासून अनासक्त असले पाहिजे कारण या जगतामध्ये मनुष्य पूर्णपणे सुखी अथवा पूर्णपणे दुःखी असू शकत नाही सुख आणि दुःख हे भौतिक जीवनाचे आनुषंगिक घटक आहेत आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्याने ते सहन करण्यास शिकले पाहिजे सुखदुःखांच्या येण्या जाण्याला मनुष्य कधीही प्रतिबंध करू शकत नाही म्हणून त्याने सांसारिक जीवनापासून अनासक्त राहिले पाहिजे आणि दोन्ही बाबतीत आपोआपच समभाव राखला पाहिजे सामान्यपणे इच्छित वस्तू प्राप्त होते तेव्हा आपण अत्यंत सुखी होतो आणि जेव्हा आपल्याला अनिष्ट गोष्ट प्राप्त होते तेव्हा दुःखी होतो परंतु जर आपण वास्तविकपणे आध्यात्मिक स्वरूपात स्थित असलो तर या गोष्टींमुळे आपण विचलित होत नाही या स्तराची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला अखंड भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे आढळ कृष्ण भक्ती म्हणजे नवव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे कीर्तन श्रवण पूजन वंदन इत्यादी नवविधा भक्तीमध्ये संलग्न होणे होय याच भक्तियोगाचे अनुसरण केले पाहिजे स्वाभाविकपणेच जेव्हा मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये रुळला जातो तेव्हा त्याला विषयी लोकांच्या संगतीमध्ये राहणे आवडत नाही कारण त्यांच्या संगतीत राहणे हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे कुसंगाशिवाय आपला एकांतात राहण्याकडे किती कल आहे यावरून मनुष्याने स्वतःची स्वतः कसोटी पाहावी साहजिकच भक्ताला अनावश्यक खेळ चित्रपट पाहणे किंवा सार्वजनिक उत्सव समारंभ साजरा करणे इत्यादींमध्ये स्वारस्य नसते कारण तो जाणतो की हे सर्व करणे म्हणजे केवळ कालापव्ययच होय लैंगिक जीवन आणि इतर विषयांचा अभ्यास करणारे अनेक विद्वान संशोधक आणि तत्त्वज्ञानी आहेत परंतु भगवद्गीतेनुसार असे संशोधन आणि तर्कशास्त्र हे अर्थहीन आहे या गोष्टी सामान्यत निरर्थकच आहेत भगवद्गीतेनुसार दार्शनिक विवेकाच्या द्वारे आत्मस्वरूपाचे संशोधन केले पाहिजे मनुष्याने आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी संशोधन करावे असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे आत्मसाक्षात्काराविषयी सांगावयाचे तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भक्तियोग हा विशेष करून व्यवहार्य आहे जेव्हा भक्तीचा विचार केला जातो तेव्हा मनुष्याने आत्मा आणि परमात्मा यांच्या संबंधांचा विचार केला पाहिजे जीव आणि परमात्मा हे एकच असू शकत नाहीत निदान भक्तियोगाच्या बाबतीत तरी नाही या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे जीवात्म्याने परमात्म्याची करावयाची सेवा ही शाश्वत नित्यम आहे म्हणून भक्तियोग ही शाश्वत आहे मनुष्याने या तत्वामध्ये दृढनिश्चयी असले पाहिजे श्रीमद भागवतात एक पॉईंट दोन पॉईंट अकरा म्हटले आहे की वदंती तत्तत्वविदस्तत्व यज्ञानमद्वयम अर्थ जे तत्ववेत्ते आहेत ते जाणतात की परमसत्याचा ब्रह्म परमात्मा आणि भगवान या तीन निरनिराळ्या स्वरूपांमध्ये साक्षात्कार होतो अर्थपूर्ण परमसत्याच्या साक्षात्कारातील भगवान साक्षात्कार ही अंतिम पायरी आहे यास्तव मनुष्याने भगवत ज्ञानाप्रत उन्नती करावी आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न व्हावे हीच ज्ञानाची परमावधी आहे विनम्रतेपासून ते परमसत्याच्या भगवान स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंतचा हा मार्ग तळमजल्यावरून ते थेट सर्वात वरच्या मजल्यापर्यंत जाण्याकरिता केलेल्या विद्युत उद्वाहकाप्रमाणे कंसात लिफ्ट कंसपूर्ण आहे आता असे अनेक लोक आहेत जे या उद्वाहकावरून जाताना पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यापर्यंत चढलेले आहेत परंतु जोपर्यंत मनुष्य कृष्ण रूपी सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो ज्ञानाच्या खालच्या पायरीवरच असतो जर मनुष्याला परमेश्वराची बरोबरी करावयाची असेल आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनातही प्रगती करावयाची असेल तर तो निश्चितपणे वैफल्यग्रस्त होईल या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की नम्रतेविना वास्तविक तत्त्व जाणणे शक्य नाही स्वतःला परमेश्वर मानणे म्हणजे अत्यंत गर्विष्ठ होणे होय भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांद्वारे जीवाला जरी नेहमी लत्ताप्रहार मिळत असेल तरी अज्ञानामुळे तो स्वतःला परमेश्वर म्हणवितो म्हणून ज्ञानाचा प्रारंभ हा अमानित्व किंवा विनम्रतेपासून होतो मनुष्याने विनम्र असले पाहिजे आणि आपण भगवंतांच्या अधीन आहोत हे जाणले पाहिजे भगवंतांशी विद्रोह केल्याने मनुष्य मायेच्या अधीन होतो त्याने हे सत्य जाणून त्यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक तेरा ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते ब्रह्म न ततन असत उच्चते शब्दशः अर्थ ज्ञेयम ज्ञेय यत जे तत ते प्रवक्ष्यामी मी आता वर्णन करून सांगतो यत जे ज्ञात्वा जाणून अमृतम अमृत अश्नुते मनुष्य आस्वादन करतो अनादि अनादि मत परम माझ्या अधीन ब्रह्म ब्रह्म न तसेच सत कारण तत ते न तसेच असत कार्य उच्चते असल्याचे म्हटले जाते ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वर्णन करून सांगितले आहे तसेच क्षेत्रज्ञाला जाणण्याच्या मार्गाचेही त्यांनी विवरण केले आहे आता ते ज्ञेयाचे प्रथम आत्मा आणि नंतर परमात्मा वर्णन करण्यास प्रारंभ करतात ज्ञेयाच्या ज्ञानाने आत्मा आणि परमात्मा या दोहोंच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमयी जीवनाचे आस्वादन करू शकतो दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीव हा नित्य आहे याचीसुद्धा या ठिकाणी पुष्टी करण्यात आली आहे जीवाला विशिष्ट जन्मकाल नाही तसेच जीवात्मा भगवंतांपासून केव्हा व्यक्त झाला हे कोणीही जाणू शकत नाही म्हणून तो अनादी आहे याला वेद पुष्टी देताना म्हणतात की न जायते म्रियते वा विपश्चित कंसात कठोपनिषद एक पॉईंट दोन पॉईंट अठरा कंस पूर्ण क्षेत्रज्ञ हा कधीच जन्मत नाही आणि मृतही होत नाही तो ज्ञानमयी आहे भगवंतांच्या परमात्मा रूपाचेही वेदामध्ये कंसात श्वेताश्वतर उपनिषद तीन पॉईंट सोळा पॉईंट सोळा कंस पूर्ण पुढील प्रमाणे वर्णन आहे प्रधान क्षेत्रज्ञ पती गुणेश अर्थ भगवंत हे प्रधान क्षेत्रज्ञ आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत अर्थपूर्ण स्मृतीमध्ये म्हटले आहे की दासभूतो हरेरेव नान्यस्वैव कदाचन अर्थ जीव हे नित्य निरंतर भगवंतांचे सेवकच आहेत श्री चैतन्य महाप्रभूंनी याची आपल्या शिकवणुकीमध्ये पुष्टी केलेली आहे म्हणून या श्लोकातील ब्रह्म हा शब्द जीवाला उद्देशून योजिला आहे जेव्हा ब्रह्मशब्द जीवाला उद्देशून योजिला जातो तेव्हा जाणले पाहिजे की जीव हा आनंद ब्रह्म नसून विज्ञान ब्रह्म आहे परब्रह्म पुरुषोत्तम भगवंतांना आनंद ब्रह्म असे म्हणतात श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक चौदा सर्वत पाणीपादम तत सर्वतः अक्षिशिरोमुखम सर्वत मतलोके सर्व आवृत्य तिष्ठती शब्दशः अर्थ सर्वत सर्वत्र पाणी हात पादम पाय तत ते सर्वत सर्वत्र अक्षि नेत्र शिरह मस्तक मुखम मुखे सर्वत सर्वत्र श्रुतिमत कान असलेले लोके या जगतात सर्व सर्व आवृत्य व्यापून तिष्ठती राहिले आहे सर्वत्र त्यांचे हात पाय नेत्र मस्तके मुखे आणि कान आहेत या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्याप्रमाणे सूर्य आपल्या अमर्याद किरणांना प्रसारित करून स्थित असतो त्याप्रमाणे परमात्मा किंवा भगवंतही करतात ते आपल्या सर्वव्यापी रूपाद्वारे स्थित असतात आणि त्यांच्या ठाई ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकांपर्यंत सर्व जीव स्थित आहेत त्यांची असंख्य मस्तके पाय हात आणि नेत्र आणि असंख्य जीव आहेत हे सर्व जीव परमात्म्याच्या ठाई आणि परमात्म्यावर स्थित आहेत म्हणून परमात्मा सर्वव्यापी आहे तरीही जीव म्हणू शकत नाही की माझे हात पाय आणि नेत्र हे सर्वत्र आहेत हे शक्य नाही जर त्याला वाटत असेल की केवळ अज्ञानामुळे आपल्याला माहीत नाही की आपलेही हात पाय इत्यादी सर्वत्र पसरलेले आहेत परंतु जेव्हा आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल तर त्यांचे ज्ञान हे विसंगत आहे याचा अर्थ असा आहे की भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव हा परब्रह्म नाही परब्रह्म हे जीवाहून भिन्न आहे परमात्मा आपल्या हाताचा अमर्याद विस्तार करू शकतो परंतु जीव असे करू शकत नाही भगवद्गीतेत भगवंत सांगतात की जर मनुष्याने त्यांना फूल फळ किंवा थोडेसे पाणी जरी अर्पण केले तरी भगवंत त्याचा स्वीकार करतात जर भगवंत अत्यंत दूर असतील तर ते हे सर्व कसे स्वीकारू शकतात हेच भगवंतांचे सर्व शक्तिमान रूप आहे जरी ते आपल्या पृथ्वीपासून अत्यंत दूर अशा धामामध्ये वास करीत असले तरी मनुष्याने अर्पिलेल्या वस्तूंचा स्वीकार करण्याकरिता ते आपला हात कुठेही पसरवू शकतात हीच त्यांची शक्ती आहे ब्रह्मसमितेत पाच पॉईंट सदोतीस म्हटले आहे गोलोक एव निवसती आत्मभूत जरी भगवंत आपल्या दिव्य धामामध्ये लीला करण्यात मग्न असले तरी ते सर्वव्यापी आहेत जीव म्हणू शकत नाही की मी सर्वव्यापी आहे म्हणून हा श्लोक परमात्मा श्री भगवान यांचे वर्णन करतो जीवात्म्याचे नव्हे श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक पंधरा सर्व इंद्रिय गुण आभासम सर्व इंद्रिय विवर्जितम असक्तम भृच एव निर्गुणम गुणभोक्तृच शब्दशः अर्थ सर्व सर्व इंद्रिय इंद्रिये गुण गुणांचे आभासम मूळ स्रोत सर्व सर्व इंद्रिय इंद्रिये विवर्जितम विरहित असक्तम अनासक्त सर्वभृत सर्वांचा पालन करता च सुद्धा एव निश्चितपणे निर्गुणम प्राकृत गुणरहित गुणभोक्तृ गुणांचा स्वामी च सुद्धा परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे पण तरीही तो इंद्रियरहित आहे तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत जरी जीवांच्या सर्व इंद्रियांचे उगमस्थान असले तरी त्यांची इंद्रिये ही जीवांच्या प्राकृत इंद्रियांप्रमाणे नसतात वास्तविकपणे जीवात्म्याला आध्यात्मिक इंद्रिये असतात परंतु बद्ध जीवनामध्ये ती भौतिक तत्वांनी आच्छादित असतात म्हणून इंद्रियांच्या क्रिया पदार्थाद्वारे व्यक्त होतात भगवंतांची इंद्रिये ही प्राकृत तत्वांनी आवृत होऊ शकत नाहीत त्यांची इंद्रिये ही अलौकिक आणि दिव्य असतात म्हणून त्यांना निर्गुण असे म्हटले जाते गुण म्हणजे प्राकृतिक गुण होत परंतु त्यांची इंद्रिये ही भौतिक आच्छादन विरहित असतात ती आपल्या इंद्रियांप्रमाणे नसतात हे जाणले पाहिजे भगवंत जरी आपल्या सर्व इंद्रियजन्य कर्मांचे मूळ उद्गम असले तरी त्यांची इंद्रिये ही अविकारी आणि दिव्य आहेत याचे सुंदर वर्णन श्वेताश्वतर उपनिषदात तीन पॉईंट एकोणावीस पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे पाणी पादो जवनो ग्रहिता भगवंतांचे हात हे प्राकृत नाहीत तर त्यांचे दिव्य हात आहेत आणि त्यांना अडपिलेल्या सर्व गोष्टींचा ते स्वीकार करतात हाच परमात्मा आणि बद्ध जीवात्मा यांच्यातील फरक आहे भगवंतांना प्राकृत नेत्र नाहीत परंतु त्यांना नेत्र आहेत नाहीतर ते कसे पाहू शकले असते ते भूत वर्तमान भविष्य सर्व काही पाहू शकतात ते जीवांच्या हृदयामध्ये वास करतात आणि आपण भूतकाळात काय केले आहे सध्या काय करीत आहोत आणि भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे सर्व ते जाणतात आणि याची भगवद्गीतेत पुष्टी केली आहे ते सर्व काही जाणतात परंतु त्यांना कोणीही जाणत नाही असे म्हटले आहे की भगवंतांना आपल्यासारखे पाय नाहीत परंतु ते अंतरिक्षात कुठेही भ्रमण करू शकतात कारण त्यांचे पाय अलौकिक आहेत दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत हे निराकार नाहीत त्यांना स्वतःचे नेत्र पाय हात आणि इतर सर्व काही आहे आणि आपण भगवंतांचे अंश असल्याकारणाने आपल्यालाही हात पाय इत्यादी सर्व गोष्टी आहेत परंतु त्यांचे हात पाय नेत्र आणि इंद्रिये ही भौतिक प्रकृतीमुळे विकारित होत नाहीत भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की जेव्हा भगवंत अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या योग मायेद्वारे स्वतःच्या मूळ स्वरूपात प्रकट होतात भगवंत मायाशक्तीने प्रदूषित होत नाहीत कारण ते स्वतः मायाधिपती आहेत वेदांवरून आपल्याला आढळून येते की त्यांचा संपूर्ण विग्रह हा आध्यात्मिक आहे भगवंत हे सच्चिदानंद आहेत सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत सर्व ऐश्वर्य आणि सर्व बल यांचे स्वामी आहेत ते सर्वाधिक बुद्धिमान आणि ज्ञानमयी आहेत भगवंतांचे हे काही गुण आहेत ते सर्व जीवांचे पालनकर्ता आणि सर्व कर्मांचे साक्षी आहेत वेदांवरून आपण जाणू शकतो की भगवंतांचे स्वरूप सदैव दिव्यच असते आपण जरी त्यांचे मस्तक मुख किंवा पाय इत्यादी पाहू शकत नसलो तरी या सर्व इंद्रियांनी ते युक्त आहेत आणि जेव्हा आपण दिव्य स्तराप्रत उन्नत होतो तेव्हा आपण त्यांचे रूप पाहू शकतो प्राकृतिक इंद्रियांमुळे आपण त्यांचे रूप पाहू शकत नाही म्हणून मायाशक्तीने प्रभावित झालेले निर्विशेषवादी भगवंतांना जाणू शकत नाहीत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक सोळा बहि च भूतानाम अचरम चरम एव च सूक्ष्मत्वा विज्ञेय दूरस्थम च अंतिके चत तत् शब्दशः अर्थ बहि बाहेर अंत अंतरात च सुद्धा भूतानाम सर्व जीवांच्या अचरम अचर चरम चर एव सुद्धा च आणि सूक्ष्मत्वात सूक्ष्म असल्यामुळे तत ते अविज्ञेयम अज्ञेय दूरस्थम अत्यंत दूर च सुद्धा अंतिके जवळ च आणि तत ते परमसत्य हे सर्व चराचर प्राणीमात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहे ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वेदांद्वारे आपल्याला कळून येते की भगवान नारायण हे प्रत्येक जीवाच्या अंतरात आणि बाहेरही आहेत आध्यात्मिक तसेच भौतिक जगतात ते उपस्थित आहेत जरी अत्यंत दूर असले तरी ते आम्हा सर्वांच्या जवळ आहेत ही वैदिक विधाने आहेत आसीनो दूरम व्रजती शयानो याती सर्वत कंसात कठोपनिषद एक पॉईंट दोन पॉईंट एकवीस कंस पूर्ण आणि ते सदैव दिव्यानंदामध्ये रत असल्यामुळे आपल्या संपूर्ण ऐश्वर्याचा कसा उपभोग घेत आहेत हे आपण जाणू शकत नाही आपण त्यांना या प्राकृत इंद्रियांद्वारे जाणू किंवा पाहू शकत नाही म्हणून वेदांमध्ये म्हटले आहे की त्यांना जाणण्यासाठी आपले प्राकृत मन आणि इंद्रिये अपुरी आहेत परंतु कृष्ण भावनामय भक्तीचे आचरण करून ज्याने आपले मन आणि इंद्रिये शुद्ध केली आहेत तो भगवंतांना सतत पाहू शकतो ब्रह्मसमितेत म्हटले आहे की ज्या भक्ताने भगवत प्रेम प्राप्त केले आहे तो भगवंतांना नित्य निरंतर पाहू शकतो भगवद्गीतेतही अकरा पॉईंट पन्नास म्हटले आहे की केवळ भक्तियोगाद्वारेच त्यांना पाहणे किंवा जाणणे शक्य आहे भक्त्या तू अनन्यया शक्य श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक सतरा अविभक्त च भूतेषु विभक्त इव च स्थित भूतभर्तृ च तज्ज्ञेय ग्रसिष्णू प्रभविष्णु च शब्दशः अर्थ अविभक्तम अविभक्त च सुद्धा भूतेषु सर्व जीवांमध्ये विभक्तम विभागलेले इव जणू काय च सुद्धा स्थितम स्थित भूत भूतभर्तृ सर्व जीवांचे पालन करता च सुद्धा तत ते ज्ञेयम ज्ञेय जाणण्यायोग्य ग्रसिष्णू ग्रासणारे प्रभविष्णू उत्पन्न करणारे च सुद्धा परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो तो एकमेवा आहे तो जरी सर्व जीवांचा पालन करता असला तरी तोच सर्वांचा संहार करताही असल्याचे जाणले पाहिजे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत याचा अर्थ ते विभक्त झालेले आहेत असा होतो का नाही वस्तुत ते एकमेवा द्वितीय आहेत या बाबतीत सूर्याचे उदाहरण दिले जाते मध्यान्ह समयी सूर्य आपल्या स्थानी स्थित असतो परंतु जर कोणी चारी दिशेला पाच हजार मैलांपर्यंत जाऊन विचारले की सूर्य कोठे आहे तर प्रत्येकजण त्याला सांगेल की सूर्य हा त्याच्या डोक्यावर तळपत आहे भगवंत जरी अविभक्त असले तरी ते जणू काय विभाजित झाल्याप्रमाणेच प्रतीत होतात हे दर्शविण्यासाठी वेदांमध्ये हे सूर्याचे उदाहरण देण्यात आले आहे वेदांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की ज्याप्रमाणे तोच सूर्य अनेक लोकांना अनेक ठिकाणी दिसतो त्याप्रमाणे श्री विष्णू हे आपल्या सर्व शक्तिमत्वामुळे सर्वत्र उपस्थित आहेत आणि भगवंत जरी सर्व जीवांचे पालन करता असले तरी प्रलयकाळी ते सर्वांचा संहार करतात अकराव्या अध्यायात याला पुष्टी देण्यात आली आहे त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की कुरुक्षेत्रावर जमलेल्या सर्व योद्ध्यांचा संहार करण्याकरिता मी आलो आहे त्यांनी असेही म्हटले आहे की काळाच्या रूपातही मी सर्वांचा विनाश करतो भगवंत हेच प्रलय करता आणि सर्वांचे संहार करता आहेत जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा भगवंत सर्वांचा त्यांच्या मूळ स्थितीतून विकास करतात आणि प्रलयकाळी तेच सर्वांचा संहार करतात भगवंत हेच सर्व जीवांचे मूळ उगमस्थान आणि आश्रयस्थान असल्याच्या वस्तुस्थितीचे वेद अनुमोदन करतात सृष्टीच्या उत्पत्तीनंतर सर्व काही त्यांच्याच शक्तीवर आशीलित असते आणि प्रलयानंतर पुन्हा सर्वांचा विलय त्यांच्यामध्ये आशिलित होण्यासाठीच होतो ही सर्व वेदांची प्रमाणे आहेत यतोवा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयन्त्य अभिसंविशन्ति तदब्रह्म विजिज्ञासस्व कंसात तैत्रीय उपनिषद तीन पॉइंट एक कंस पूर्ण श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक अठरा ज्योतिषामपी तत् तमस परम उच्यते ज्ञान ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य विष्ठितम शब्दशः अर्थ ज्योतिषाम सर्व तेजस्वी वस्तूंमधील अपि सुद्धा तत ते ज्योतिही प्रकाशाचा उगम तमसह अंधकार परम पलीकडे उच्चते म्हटले जाते ज्ञानम ज्ञान ज्ञेयम ज्ञेय ज्ञानगम्यम ज्ञानाने प्राप्त होणारे हृदी हृदयामध्ये सर्वस्य सर्वांच्या विष्ठितम स्थित आहे सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे तो ज्ञान आहे तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे परमात्मा पुरुषोत्तम भगवान हे सूर्य चंद्र आणि नक्षत्रे इत्यादी प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम आहेत वेदांमध्ये आपल्याला आढळून येते की आध्यात्मिक जगतामध्ये चंद्र किंवा सूर्याची आवश्यकता नसते कारण त्या ठिकाणी भगवंतांचे तेज असते भौतिक जगतामध्ये ब्रह्मज्योती अर्थात भगवंतांचे तेज हे तत्वाने आवृत्त झालेले असते म्हणून प्रकाशाकरिता आपल्याला सूर्य चंद्र विद्युत शक्ती इत्यादी गोष्टींवर अवलंबून राहावे लागते परंतु आध्यात्मिक जगतात या गोष्टींची मुळीच आवश्यकता नसते वेदांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंतांच्या ज्योतीमुळेच सर्व काही प्रकाशित होते म्हणून यावरून स्पष्ट आहे की ते या प्राकृत जगतात स्थित नाहीत ते आध्यात्मिक विश्वातील सर्वोच्च लोकामध्ये वास करतात आणि हे आध्यात्मिक विश्व अत्यंत दूर आहे याची सुद्धा वेदांमध्ये पुष्टी करण्यात आली आहे आदित्य वर्णम तमसह परहतात कंसात श्वेताश्वतर उपनिषद तीन पॉईंट आठ कंस पूर्ण ते सूर्याप्रमाणेच नित्य ज्योतिर्मय आहेत आणि भौतिक अंधकाराच्या अतीत आहेत त्यांचे ज्ञान दिव्य आहे वेद सांगतात की ब्रह्म म्हणजे केंद्रित दिव्य ज्ञान आहे जो त्या आध्यात्मिक जगताची प्राप्ती करण्यास उत्सुक आहे त्याला हृदयस्थित भगवंत ज्ञान प्रदान करतात एक वैदिक मंत्र सांगतो की तमह देवम आत्मबुद्धी प्रकाशम मुमुक्षुरवै शरणमहम प्रपद्ये कंसात श्वेताश्वतर उपनिषद सहा पॉईंट अठरा कंस पूर्ण ज्याला मुक्तीची इच्छा आहे त्याने भगवंतांना शरण जाणे अत्यावश्यक आहे ज्ञानाच्या अंतिम ध्येयाबद्दल सांगावयाचे तर त्याबद्दल वेद सांगतात की तमेव विदित्वाती मृत्यू कंसात श्वेताश्वतर उपनिषद तीन पॉईंट आठ कंस पूर्ण केवळ भगवंतांना जाणल्यानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनापलीकडे जातो परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात परमनियंता म्हणून स्थित आहेत परमेश्वराचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले आहेत परंतु जीवासंबंधी असे म्हणता येत नाही म्हणून क्षेत्राचे आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ असल्याचे मान्य केलेच पाहिजे मनुष्याचे हात आणि पाय विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित असतात परंतु श्रीकृष्णांचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले आहेत याचे श्वेताश्वत्र उपनिषद तीन पॉईंट सतरामध्ये पुढीलप्रमाणे अनुमोदन करण्यात आले आहे सर्वस्य प्रभुमीशानम सर्वस्य शरणम बृहत ते परमात्मा भगवंत सर्व जीवांचे प्रभू आहेत सर्व जीवांचे ते अंतिम आश्रयस्थान आहेत म्हणून जीवात्मा आणि परमात्मा हे सदैव भिन्नच असतात हे सत्य नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक एकोणावीस इति क्षेत्रं तथा ज्ञानम च चौक्तम समासत मतभक्त एतद विज्ञाय मतभावाय उपपद्यते शब्दशः अर्थ इति याप्रमाणे क्षेत्रम क्षेत्र शरीर तथा सुद्धा ज्ञानम ज्ञान ज्ञेयम ज्ञेय सुद्धा उक्तम वर्णन करण्यात आले आहे समासत संक्षेपाने मतभक्त माझा भक्त एतत हे सर्व विज्ञाय जाणून घेतल्यावर मतभावाय माझ्या स्वभावाला उपपद्यते प्राप्त होतो याप्रमाणे क्षेत्र कंसात देह कंसपूर्ण ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांनी संक्षेपाने शरीर ज्ञान आणि ज्ञेय यांचे वर्णन केले आहे हे ज्ञान तीन तत्वांचे असते ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञानमार्ग यांच्या एकत्रीकरणाला विज्ञान असे म्हणतात अनन्य भगवत भक्त प्रत्यक्षपणे परिपूर्ण ज्ञान जाणू शकतात इतर हे जाणण्यात असमर्थ आहेत अद्वैतवादी म्हणतात की अंतिम अवस्थेत ही तिन्ही तत्वे एक होतात परंतु भक्त याचा स्वीकार करीत नाही आपले मूळ कृष्ण भावनाभावित स्वरूप जाणणे म्हणजेच ज्ञानाचा विकास होय आपण भौतिक भावनेने बद्ध झालो आहोत आणि जेव्हा आपण आपली सारी भावना अथवा चेतना कृष्ण भावनामय कार्यांमध्ये संलग्न करतो तेव्हा आपल्याला वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भक्तियोगाला पूर्णत्वाने जाणण्याची प्राथमिक पायरी म्हणजे ज्ञान आहे पंधराव्या अध्यायात याचे स्पष्ट वर्णन करण्यात येईल सारांश मनुष्य जाणू शकतो की महाभूतानीपासून प्रारंभ होणाऱ्या आणि चेतना ही मध्ये शेवट होणाऱ्या सहाव्या आणि सातव्या श्लोकामध्ये महाभूतांचे आणि जीवनाच्या व्यक्त होणाऱ्या विशिष्ट लक्षणांचे वर्णन करण्यात आले आहे यांच्या संयोगीकरणामुळे क्षेत्र बनते आणि अमानित्वपासून प्रारंभ होणाऱ्या आणि तत्त्वज्ञानार्थ दर्शनमध्ये अंत होणाऱ्या आठ ते बारा श्लोकामध्ये आत्मा आणि परमात्मा या दोन्ही क्षेत्रज्ञांना जाणण्याच्या ज्ञानमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे त्यानंतर अनादिमत परमपासून प्रारंभ होणाऱ्या आणि रिधी सर्वस्य विष्ठतम मध्ये अंत होणाऱ्या तेरा ते अठराव्या श्लोकामध्ये आत्मा आणि परमात्मा किंवा भगवंतांचे वर्णन करण्यात आले आहे याप्रमाणे तीन तत्वांचे वर्णन करण्यात आले आहे क्षेत्र कंसात शरीर कंसपूर्ण ज्ञानमार्ग आणि आत्मा व परमात्मा या ठिकाणी विशेष करून सांगण्यात आले आहे की केवळ अनन्य भगवत भक्तच या तीन तत्वांना यथार्थ रूपाने जाणू शकतात म्हणून भक्तांसाठी भगवद्गीता ही पूर्णपणे उपयुक्त असते आणि त्यांनाच परमलक्ष्याची म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या स्वभावाची प्राप्ती होते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर केवळ भक्तच भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून इच्छित फल प्राप्त करू शकतात इतरांना हे शक्य नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक वीस प्रकृती पुरुषं च एव उभवपि विकारांच गुणांच एव विद्धी प्रकृती संभवान शब्दशः अर्थ प्रकृतीम भौतिक प्रकृती पुरुषम जीव च सुद्धा एव निश्चितपणे विद्धी तू जाणले पाहिजेस अनादी अनादी किंवा प्रारंभरहित उभव दोन्ही अपि सुद्धा विकारान स्थित्यंतरे च सुद्धा गुणान त्रिगुण च सुद्धा एव निश्चितपणे विद्धी जाण प्रकृती भौतिक प्रकृती संभवांच्या पासून उत्पन्न भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या अध्यायातील ज्ञानाने मनुष्य शरीर कंसात क्षेत्र कंसपूर्ण आणि शरीराचे ज्ञाता कंसात आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही क्षेत्रज्ञ कंसपूर्ण यांना जाणू शकतो शरीर हे कार्यक्षेत्र आहे आणि ते भौतिक प्रकृतीपासून बनलेले आहे देहधारण केलेला आणि देहाच्या कार्यांचा उपभोग घेणारा जीव म्हणजे पुरुष होय तो आणि परमात्मा असे दोन क्षेत्रज्ञ असतात अर्थात जीव आणि परमात्मा या भगवंतांच्या दोन भिन्न अभिव्यक्ती आहेत जीव म्हणजे भगवंतांचे शक्तितत्व आहे तर परमात्मा हा त्यांचा स्वांश आहे जीव आणि भौतिक प्रकृती दोघेही नित्य आहेत अर्थात ते सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीही अस्तित्वात होते जीव आणि भौतिक सृष्टी दोघेही भगवंतांचीच शक्ती आहेत परंतु जीव हे पराप्रकृतीमधील आहेत हे जगत व्यक्त होण्यापूर्वीही जीव आणि भौतिक प्रकृती दोन्ही अस्तित्वात होते भौतिक प्रकृतीचा पुरुषोत्तम भगवान महाविष्णूंमध्ये विलय होतो आणि जेव्हा आवश्यकता असते तेव्हा महत्त्वाच्या माध्यमातून ती प्रकट होते त्याचप्रमाणे जीवही महाविष्णूंमध्येच असतात आणि ते बद्ध असल्याकारणाने भगवत सेवेपासून विनमुख असतात यामुळे त्यांना आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश दिला जात नाही परंतु सृष्टीची पुन्हा उत्पत्ती झाल्यावर त्यांना भौतिक जगतात कर्म करून वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास योग्य बनण्याची संधी दिली जाते हेच भौतिक सृष्टीचे रहस्य आहे वस्तुत जीव हे भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहेत परंतु विद्रोही स्वभावामुळे ते भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतात भगवंतांचे अंश असणारे हे जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसे येतात या गोष्टीला खरोखरी महत्त्व नाही तथापि जीव कसे आणि का भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतात हे भगवंत जाणतात शास्त्रांमध्ये भगवंत सांगतात की जे भौतिक प्रकृतीद्वारे मोहित होतात ते अस्तित्व राखण्यासाठी अतिशय कठीण संघर्ष करीत असतात तथापि या काही श्लोकांतील वर्णनावरून आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की त्रिगुणांद्वारे उत्पन्न होणारे प्रभाव आणि सारे विकार हे भौतिक प्रकृतीद्वारेच उत्पन्न होतात जीवाचे सारे विकार आणि सारी वैविध्यताही शरीरामुळे प्रकट होते आत्मतत्वाच्या दृष्टीने तर सारे जीव एकसारखेच आहेत श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक एकवीस कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते पुरुष सुख दुःखाना भोक्तृत्वे हेतु उच्यते शब्दशः अर्थ कार्य कार्यांचे कारण आणि कारण कर्तृत्वे उत्पत्तीच्या बाबतीत हेतू साधन किंवा कारण प्रकृती ही भौतिक प्रकृती उच्चते म्हटली जाते पुरुष पुरुष सुख सुखाच्या दुःखानाम आणि दुःख भोक्तृत्वे भोगाला हेतु कारण उच्चते म्हटली जाते प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते तर जीव या संसारातील विविध सुख उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जीवांची निरनिराळ्या प्रकारची शरीरे आणि इंद्रिये ही भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात जीवांच्या चौऱ्याऐंशी लाख भिन्न भिन्न योनी आहेत आणि या सर्व वैविध्यपूर्ण योनी भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात त्या जीवाच्या निरनिराळ्या इंद्रिय सुखाच्या कामनांमुळे निर्माण होतात आणि या प्रकारे तो कोणत्या ना कोणत्या तरी देहामध्ये वास करावयाची इच्छा करतो जेव्हा त्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारची सुखदुःखे भोगतो त्याच्या या भौतिक सुखदुःखांना तो स्वतः मुळीच कारण नसून त्याचे शरीर कारणीभूत असते त्याच्या मूळ स्थितीमध्ये निसंशय आनंदच असतो म्हणूनच ती त्याची स्वरूप स्थिती असते भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या त्याच्या इच्छेमुळेच तो या भौतिक जगतामध्ये असतो आध्यात्मिक जगतामध्ये अशा गोष्टीचा प्रश्नच उद्भवत नाही आध्यात्मिक जगत हे विशुद्ध आहे परंतु या भौतिक जगतात निरनिराळ्या प्रकारची शारीरिक सुखे प्राप्त करण्यासाठी सर्वजण अतिशय कठीण परिश्रम करीत आहेत अधिक स्पष्टपणे म्हणता येईल की हे शरीर म्हणजे इंद्रियांचा परिणाम आहे इंद्रिये ही कामनापूर्ती करण्याची साधने आहेत आता शरीर आणि साधनरूप इंद्रिये ही भौतिक प्रकृतीद्वारे प्रदान केली जातात आणि पुढील श्लोकांवरून स्पष्ट होईल की जीवाला आपल्या गतकाळातील इच्छा आणि कर्मांनुसार सुखकारक अथवा दुःखकारक परिस्थिती प्राप्त होते मनुष्याच्या इच्छा आणि कर्मांनुसार भौतिक प्रकृती त्याला विविध प्रकारची निवासस्थाने पुरविते जीव स्वतःच अशा निवासस्थानाला आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखास कारणीभूत असतो एकदा का विशिष्ट प्रकारचा देह प्राप्त झाला की जीव प्रकृतीच्या अधीन होतो कारण शरीर हे जड पदार्थ असल्यामुळे प्रकृतीच्या नियमानुसार कार्य करते त्यावेळी जीव प्राकृतिक नियम बदलण्या इतपत सामर्थ्यशाली नसतो उदाहरणार्थ जर एखाद्या जीवाला कुत्र्याचे शरीर प्राप्त झाले तर त्याने कुत्र्याप्रमाणे वागलेच पाहिजे तो इतर काही करू शकत नाही आणि जर जीवाला डुकराचे शरीर प्राप्त झाले तर त्याला डुकराप्रमाणेच विष्ठा खाण्यास आणि वागण्यास भाग पडते त्याचप्रमाणे जर देवतांचे शरीर प्राप्त झाले तर त्याने प्राप्त शरीराला अनुसरूनच कार्य केले पाहिजे हा प्रकृतीचा नियमच आहे परंतु सर्व परिस्थितीत परमात्मा हा आत्म्याबरोबर असतोच वेदामध्ये कंसात मुंडक उपनिषद तीन पॉईंट एक पॉईंट एक कंसपूर्ण याचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे द्वा सुपर्णा सयुजा सखाय भगवंत जीवाच्या प्रती इतके कृपाळू असतात की सर्व परिस्थितीत ते परमात्मा रूपाने त्याला सदैव साथ देतात भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक बावीस पुरुष प्रकृतीस्थ ही भुंगते प्रकृती जान गुणान कारण गुणसंग अस्य सतसत योनी जन्मसु शब्दशः अर्थ पुरुष जीव प्रकृतीस्थ भौतिक प्रकृतीमध्ये स्थित झाल्यामुळे ही निश्चितपणे भुंगते भोगतो प्रकृतीजान प्रकृतीने उत्पन्न केलेले गुणान प्राकृतिक गुण कारणम कारण गुणसंग गुणांचा संघ अस्य जीवाच्या सत असत चांगल्या आणि वाईट योनी योनी जन्मसु जन्मांमध्ये याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये कशाप्रकारे स्थानांतर करतो हे जाणून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आले आहे की ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे बदलतो त्याचप्रमाणे जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करतो भौतिक जीवनातील आसक्तीमुळे याप्रमाणे वस्त्र परिवर्तन करावे लागते जोपर्यंत तो या अनित्य जगताने मोहित झालेला असतो तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करावेच लागते भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या आपल्या इच्छेमुळे त्याला अशा अनिष्ट परिस्थितीत राहावे लागते भौतिक इच्छांच्या प्रभावामुळे जीवाला कधीकधी देवता मनुष्य पशु पक्षी कीटक जलचर संत व्यक्ती तर कधी ढेकणाचा जन्म मिळतो हे सुरूच असते आणि सर्वच बाबतीत जीवाला वाटते की आपण परिस्थितीवर मात केली आहे परंतु वास्तविकपणे तो भौतिक प्रकृतीच्याच अधीन असतो जीवाला निरनिराळ्या प्रकारचे शरीर कसे प्राप्त होते याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे प्रकृतीच्या त्रिगुणांचा संग झाल्यामुळे त्याला असे देहांतर करणे भाग पडते म्हणून मनुष्याने त्रिगुणातीत होऊन दिव्य अवस्थेत स्थिर झाले पाहिजे यालाच कृष्ण भावना असे म्हणतात जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनामय होत नाही तोपर्यंत त्याची भौतिक भावना त्याला एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थानांतर करण्यास बाध्य करते कारण अनादिकालापासून त्याला भौतिक वासना असतात तथापि त्याने आपली ही संकल्पना बदलली पाहिजे असे परिवर्तन प्रमाणित व्यक्तीकडून श्रवण केल्यानेच शक्य होते या बाबतीत सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन होय तो श्रीकृष्णांकडून भगवत विज्ञान जाणून घेत आहे जीवाने या प्रकारे जर श्रवण केले तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची अनादिकालापासून चालत आलेली त्याची इच्छा नष्ट होईल आणि ज्या ज्या प्रमाणात तो प्रभुत्व गाजविण्याची आपली इच्छा कमी कमी करतो त्या त्या प्रमाणात हळूहळू तो आध्यात्मिक सुखाचा आनंद घेतो वेदांमध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या सहवासात जसजसे त्याला ज्ञान प्राप्त होते तसतसा तो सच्चिदानंद जीवनाचा आस्वाद घेतो भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक तेवीस उपद्रष्टा अनुमंताच भरता भोक्ता महेश्वर परमात्मा इति च अपियुक्त देहे अस्मिन पुरुष पर शब्दशः अर्थ उपद्रष्टा देखरेख करणारा किंवा साक्षी अनुमंता अनुमती देणारा च सुद्धा भरता स्वामी भोक्ता सर्वश्रेष्ठ भोक्ता महाईश्वर परमेश्वर परम आत्मा परमात्मा इति सुद्धा च आणि अपि खरोखर उक्त म्हटले जाते देहे देहामध्ये अस्मिन या पुरुष पुरुष भोक्ता परह दिव्य तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे तो महेश्वर देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी म्हटले आहे की जीवाबरोबर सदैव वास करणारा परमात्मा हा भगवंतांचा प्रतिनिधी आहे परमात्मा हा काही सामान्य जीव नव्हे अद्वैतवादी देहामध्ये एकच क्षेत्रज्ञ असल्याचे मानतात म्हणून त्यांना वाटते की आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये मुळीच भेद नाही या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी भगवंत म्हणतात की प्रत्येक देहामध्ये ते परमात्मा रूपाने स्वतःचे प्रतिनिधित्व करतात तो आत्म्याहून भिन्न आहे तो पर अर्थात दिव्य आहे जीवात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोग घेतो परंतु परमात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोक्ता नसतो तसेच तो शारीरिक क्रियांचा करता नसतो तर तो साक्षी देखरेख करणारा अनुमती देणारा आणि सर्वश्रेष्ठ भोक्ता असतो त्याला आत्मा हे नाव नसून परमात्मा असे नाव आहे आणि तो अलौकिक आहे आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भिन्नता स्पष्ट आहे परमात्म्याचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले असतात परंतु जीवात्म्याच्या बाबतीत तसे नसते परमात्मा हाच परमेश्वर असल्यामुळे तो जीवाच्या भोगेच्छांना अनुमती देण्यासाठी त्याच्या अंतरात उपस्थित असतो परमात्म्याच्या अनुमतीविना जीव काहीही करू शकत नाही जीव हा भुक्त किंवा आश्रित आहे तर भगवंत भोगता किंवा पालन करता आहेत असंख्य जीव आहेत आणि त्यांच्यामध्ये परमात्मा मित्र म्हणून वास करतो सत्य हे आहे की प्रत्येक जीव हा भगवंतांचा नित्य अंश आहे आणि दोघांमध्येही निकटस्थ मित्र म्हणून परस्पर संबंध आहे परंतु भगवंतांची अनुमती नाकारणे आणि प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या प्रयत्नात स्वतंत्रपणे कर्म करण्याची जीवाची प्रवृत्ती असते आणि त्या प्रवृत्तीमुळे त्याला भगवंतांची तटस्था शक्ती असे म्हटले जाते जीवाला आध्यात्मिक शक्तीत किंवा भौतिक शक्तीत राहावे लागते जोपर्यंत जीव भौतिक शक्तीद्वारे बद्धावस्थेत असतो तोपर्यंत भगवंत परमात्मा रूपाने त्याचा मित्र म्हणून जीवाबरोबर वास करतात जेणेकरून जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीमध्ये परत नेता यावे जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीत परत नेण्यासाठी भगवंत सदैव उत्सुक असतात परंतु जीवाला आंशिक स्वातंत्र्य असल्यामुळे तो नेहमी आध्यात्मिक ज्योतीचा सहवास नाकारित असतो या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग हेच त्याच्या बद्धावस्थेतील भौतिक संघर्षाचे कारण असते म्हणून भगवंत सदैव त्याला अंतर्बाह्य आदेश करीत असतात भगवद्गीतेद्वारे ते बाहेरून उपदेश देतात आणि अंतरातून ते जीवाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात की भौतिक प्रकृतीमध्ये त्याने केलेले कर्म हे त्याच्या वास्तविक सुखासाठी सहाय्यकारक ठरू शकत नाही ते म्हणतात की याचा त्याग कर आणि तुझी श्रद्धा माझ्यावर दृढ कर तरच तू सुखी होशील म्हणून जो बुद्धिमान मनुष्य आपली श्रद्धा परमात्म्याच्या किंवा भगवंतांच्या ठाई दृढ करतो तो सच्चिदानंद जीवनाकडे प्रगती करू लागतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक चोवीस य एवं वेत्ती पुरुषम प्रकृतीच च गुणैः सह सर्वथा वर्तमानः अपि न भूय अभिजायते शब्दशः अर्थ यह जो एवं याप्रमाणे व्यक्ती जाणतो पुरुषम जीव प्रकृतीम भौतिक प्रकृती च आणि गुणैह त्रिगुण सह तो सर्वथा सर्व प्रकारे वर्तमान स्थित होऊन अपि तरी न कधीही नाही सह तो भूय पुन्हा अभिजायते जन्मास येतो जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्षप्राप्ती होते त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक प्रकृती परमात्मा जीवात्मा आणि त्यांचा परस्पर संबंध या विषयींच्या स्पष्ट ज्ञानामुळे मोक्षप्राप्ती आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये प्रवेश करण्यास मनुष्य पात्र होतो आध्यात्मिक जगतात प्रवेश केल्याने त्याला पुन्हा भौतिक प्रकृतीत परतावे लागत नाही हा ज्ञानाचा परिणाम होय जीव या भौतिक प्रकृतीमध्ये योगायोगाने पतित झाल्याचे निश्चितपणे जाणणे हाच ज्ञानाचा उद्देश आहे जीवाने प्रमाणित व्यक्ती साधुपुरुष आणि आध्यात्मिक गुरु यांच्या सत्संगामध्ये स्वतः प्रयत्न करून आपले स्वरूप जाणून घेतले पाहिजे तसेच त्याने भगवंतांनी सांगितलेल्या भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करून आपल्या आध्यात्मिक चेतनेचे किंवा कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन केले पाहिजे नंतर तो पुन्हा या भौतिक जगतात कधीही परतून येणार नाही हे सुनिश्चित होईल आणि आध्यात्मिक जगतात त्याला सच्चिदानंदमय जीवनाची प्राप्ती होईल श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक पंचवीस ध्यानेन आत्मनी पश्यन्ति केचितात्मानमात्मना अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे शब्दशः अर्थ ध्यानेन ध्यानाद्वारे आत्मनी आपल्या ठाई पश्यंती पाहतो केचित काहीजण आत्मानम परमात्मा आत्मना मनाने अन्य अन्य सांख्येन सांख्य किंवा तात्विक चर्चेद्वारे योगेन योग योगमार्गाने कर्मयोगेन निष्काम कर्माद्वारे च सुद्धा अपरे इतर काहीजण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे इतर काहीजण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काहीजण निष्काम कर्माद्वारे करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत अर्जुनाला सांगतात की मनुष्याच्या आत्मसाक्षात्काराच्या शोधाबद्दल सांगावयाचे तर बद्धजीवांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते जे नास्तिक अद्वैतवादी आणि संशयखोर आहेत त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे आकलनही होऊ शकत नाही परंतु इतर काही जण आहेत ज्यांना आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या ज्ञानावर निष्ठा आहे आणि त्यांना आत्मदर्शी भक्त तत्वज्ञानी आणि निष्काम कर्मयोगी असे म्हटले जाते जे सदैव अद्वैतवादाचा पुरस्कार करतात त्यांनासुद्धा नास्तिक आणि अज्ञेयवादी वर्गातच गणले जाते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर केवळ भगवतभक्तच आध्यात्मिक ज्ञानामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेले असतात कारण ते जाणतात की या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आध्यात्मिक जगत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत भगवंत हे परमात्मा रूपामध्ये विस्तार करून जीवांसहित सर्व गोष्टी व्यापतात अर्थात असे काही जण आहेत जे ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे परमसत्य जाणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची गणना श्रद्धावानांमध्ये केली जाऊ शकते सांख्य तत्त्वज्ञानी या भौतिक जगताचे चोवीस तत्वांमध्ये पृथक्करण करतात आणि ते जीवाला पंचवीसावे तत्व मानतात स्वरूपत जीवात्मा हा भौतिक तत्वांच्या पलीकडे आहे हे जेव्हा ते जाणू शकतात तेव्हा जीवात्म्याच्याही पलीकडे भगवंत आहेत हे जाणू शकतात भगवंत हे सव्वीसावे तत्व आहे याप्रमाणे ते सुद्धा क्रमशः कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तराप्रत येतात जे निष्काम भावाने कर्म करतात ते सुद्धा आपल्या उद्दिष्टांमध्ये परिपूर्ण असतात त्यांनाही कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तराची प्राप्ती करण्याकरिता संधी उपलब्ध करून दिली जाते या ठिकाणी म्हटले आहे की ज्यांची चेतना शुद्ध झालेली आहे आणि जे ध्यानाद्वारे परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना जेव्हा स्वतःच्या अंतर्यामी परमात्म्याची प्राप्ती होते तेव्हा ते दिव्य स्तरावर स्थित होतात त्याचप्रमाणे इतर काहीजण आहेत जे ज्ञानाच्या अनुशीलनाने परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करीत असतात आणि अन्य काही हठयोगाचा अभ्यास करतात आणि भगवंतांना आपल्या पोर खेळांनी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक सव्वीस अन्ये तू एवजानंत श्रुत्वा अन्येभ्य उपासते ते अपि च अतिरंती एव मृत्युम परायणा शब्दशः अर्थ अन्य इतर तू परंतु एवं याप्रमाणे अजानंत आध्यात्मिक ज्ञानरहित श्रुत्वा ऐकून अन्यभ्य इतरांपासून उपासते उपासना करतात ते ते अपि सुद्धा च आणि अतिरंगती पार करतात किंवा अतीत होतात एव निश्चितपणे मृत्यू मृत्युमार्ग श्रुतीपरायणा श्रवण करण्याकडे ओढा असणारे असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्म मृत्यूचा मार्ग पार करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे हा श्लोक विशेष करून आधुनिक समाजाला लागू होतो कारण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 सर्व काही जाणण्यास समर्थ बनले पाहिजे त्यानंतर निस्संदेह भगवंतांची उपासना घडेल श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की या युगात मनुष्याने आपली स्थिती बदलण्याची मुळीच आवश्यकता नाही तर त्याने तर्काने परमसत्य जाणण्याच्या आपल्या प्रयत्नांचा त्याग केला पाहिजे ज्यांना भगवत ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांचा सेवक बनण्यास मनुष्याने शिकले पाहिजे जर शुद्ध भक्ताचा आश्रय आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचे श्रवण करून त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्याइतपत भाग्यवान असेल तर हळूहळू तो शुद्ध भक्त होण्याइतपत उन्नत होऊ शकतो विशेष करून या श्लोकामध्ये श्रवणविधीवर निक्षून जोर देण्यात आला आहे आणि हे योग्यच आहे सामान्य मनुष्याची जरी तथाकथित तत्त्वज्ञानांप्रमाणे योग्यता नसली तरी अधिकृत व्यक्तींकडून श्रद्धेने श्रवण केल्यामुळे त्याला भौतिक जीवनाच्या पलीकडे जाण्यास मदत होते आणि तो स्वग्रोही भगवतधामास परत जाऊ शकतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक तीस प्रकृती एव च कर्माणी क्रियमाणानी सर्वश यह पश्यती तथात्मान अकर्तारम स पश्यती शब्दशः अर्थ प्रकृत्या प्रकृतीने एव निश्चितपणे च सुद्धा कर्माणी कर्मे क्रियमाणानी केली जातात सर्वशः सर्व प्रकारे यह जो पश्यती पाहतो तथा सुद्धा आत्मान स्वत अकर्तारम अकर्ता सह तो पश्यती यथार्थ रूपाने पाहतो जो मनुष्य पाहू शकतो की भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्मे करते आणि आत्मा हा अकर्ता आहे तोच यथार्थ रूपाने पाहतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार भौतिक प्रकृती शरीराची निर्मिती करते आणि मनुष्याच्या शरीराशी संबंधित जी काही कर्मे घडतात ती त्याच्याद्वारे केली जात नाहीत सुखासाठी किंवा दुःखासाठी जे काही मनुष्य करतो ते त्याला आपल्या शारीरिक रचनेमुळे करणे भाग पडते तथापि आत्मा या शारीरिक क्रियांच्या अतीत असतो गतकाळातील इच्छेनुसार मनुष्याला वर्तमान देह प्राप्त होतो इच्छापूर्ती करण्यासाठी त्याला देह प्रदान केला जातो आणि देहाद्वारे तो इच्छेनुसार कर्म करतो वस्तुत शरीर म्हणजे भगवंतांनी जीवाच्या इच्छापूर्ती करण्यासाठी रचलेले यंत्रच आहे इच्छांमुळेच मनुष्य कठीण परिस्थितीत सापडतो आणि सुखदुःख भोगतो जेव्हा जीवाच्या ठाई ही दिव्यदृष्टी विकसित होते तेव्हा या दिव्यदृष्टीमुळेच तो शारीरिक क्रियांपासून अलग होतो ज्याला अशी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे तोच वास्तविक तत्वदर्शी होय श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक एकतीस यदा भूत पृथक भावं एकस्थम अनुपश्यती तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा शब्दशः अर्थ यदा जेव्हा भूत जीवांचे पृथक भावम पृथक स्वरूप एकस्थम एकच स्थानी अणुपश्यती प्रमाणित अधिकाऱ्याच्या माध्यमाने पाहण्याचा प्रयत्न करतो तत एव त्यानंतर छ सुद्धा विस्तारम विस्तार ब्रह्म ब्रह्म समपद्यते तो प्राप्त करतो तदा त्यावेळी जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवितो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जेव्हा मनुष्य पाहू शकतो की आत्म्याच्या विविध इच्छांनुसार निरनिराळ्या शरीरांची निर्मिती होते आणि जीवाचा त्यांच्याशी काही संबंध नसतो तेव्हा तो यथार्थ रूपाने पाहतो देहात्मबुद्धीमुळे आपल्याला कोणी देवता असल्याचे कोणी मनुष्य असल्याचे तर कोणी कुत्रा मांजर इत्यादी असल्याचे आढळते परंतु ही वास्तविक दृष्टी नसून भौतिक दृष्टी आहे देहात्मबुद्धीमुळेच आपल्याला हे प्राकृत भिन्नत्व दिसते भौतिक शरीराच्या विनाशानंतर आत्मा हा एकच राहतो भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळे जीवात्म्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात जेव्हा मनुष्य हे पाहू शकतो तेव्हा त्याला आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होते याप्रमाणे मानव प्राणी लहान मोठा इत्यादी पृथक भावातून मुक्त झाल्यावर मनुष्याची चेतना शुद्ध होते आणि आपल्या आध्यात्मिक स्वरूपात स्थित होऊन तो कृष्ण भावनेचा विकास करू शकतो त्यानंतर तो सर्व गोष्टी कशा प्रकारे पाहतो याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकामध्ये करण्यात आले आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक बत्तीस अनादित्वात निर्गुणत्वात परम आत्मायम अव्यय शरीरस्थ अपि कौंतेय न करोती न लिप्यते शब्दशः अर्थ अनादित्वात अनादित्व किंवा नित्यतेमुळे निर्गुणत्वात दिव्य असल्यामुळे परम भौतिक प्रकृतीच्या अतीत आत्मा आत्मा अयम हा अव्यय अव्यय शरीरस्थ शरीरामध्ये वास करणारा अपि तरी कौंतेय हे कौंतेय न करोती काहीच करीत नाही न लिप्यते तसेच लिप्तही होत नाही जे अनादित्वाच्या दृष्टीने युक्त आहेत ते पाहू शकतात की अव्ययी आत्मा हा दिव्य शाश्वत आणि त्रिगुणातीत आहेत हे अर्जुना भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील आत्मा काही करीतही नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे लिप्तही होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक शरीराच्या जन्माबरोबरच जीवाचाही जन्म झाल्याचे प्रतीत होते परंतु वस्तुत जीव हा शाश्वत अजन्म आहे आणि तो प्राकृत शरीरामध्ये स्थित असला तरीही तो दिव्य आणि शाश्वत आहे म्हणून त्याचा विनाश होऊ शकत नाही स्वरूपत तो आनंदमयी आहे जीव स्वतःहून कोणत्याही भौतिक कार्यामध्ये संलग्न होत नाही म्हणून त्याने भौतिक देहाच्या संपर्कात असताना केलेली कर्मे त्याला लिप्त करू शकत नाहीत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक तेहतीस यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम न उपलिप्यते सर्वत्र अवस्थित देहे तथा आत्मा न उपलिप्यते शब्दशः अर्थ यथा ज्याप्रमाणे सर्वगतम सर्वव्यापी सौक्ष्म्यात सूक्ष्म असल्यामुळे आकाशम आकाश न कधीच नाही उपलिप्यते लिप्त होतो सर्वत्र सर्वत्र अवस्थित स्थित झालेला देहे देहामध्ये तथा म्हणून आत्मा आत्मा न कधीही नाही उपलिप्यते लिप्त होतो आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वायू हा पाणी चिखल विष्ठा इत्यादी सर्व पदार्थात प्रवेश करतो परंतु तो कशातही लिप्त होत नाही त्याचप्रमाणे जीव जरी विविध प्रकारच्या शरीरांमध्ये स्थित असला तरी स्वतःच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या शरीरांपासून अलिप्तच राहतो म्हणून प्राकृत डोळ्यांनी जीव या शरीराच्या संपर्कात कसा आहे आणि शरीराच्या विनाशानंतर तो कसा बाहेर जातो हे पाहणे अशक्यच आहे कोणत्याही वैज्ञानिकाला हे सिद्ध करता येत नाही भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक चौतीस यथा प्रकाशयती एक कृत्स्नम लोकम इमं रवि क्षेत्र क्षेत्री तथा कृत्स्नम प्रकाशयती भारत शब्दशः अर्थ यथा ज्याप्रमाणे प्रकाशयती प्रकाशित करतो एक एक कृत्स्नम संपूर्ण लोकम विश्व इमम या रवीही सूर्य क्षेत्रम हे शरीर किंवा क्षेत्र क्षेत्री आत्मा तथा त्याप्रमाणे कृत्स्नम सर्व प्रकाशयती प्रकाशित करतो भारत हे भारता हे भारता ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे चेतनेसंबंधी विविध मते आहेत भगवद्गीतेत या श्लोकामध्ये सूर्य आणि सूर्यप्रकाशाचे उदाहरण देण्यात आले आहे ज्याप्रमाणे सूर्य हा एकाच ठिकाणी स्थित असतो तरी तो संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे अनुरूप सूक्ष्मजीव जरी या शरीराच्या हृदयामध्ये स्थित असला तरी चेतनेद्वारे तो संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो म्हणून ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा सूर्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे त्याप्रमाणे चेतना ही आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे जेव्हा आत्मा शरीरामध्ये उपस्थित असतो तेव्हा संपूर्ण शरीरभर चेतना पसरलेली असते आणि ज्या क्षणी आत्मा शरीराचा त्याग करतो तत्क्षणी चेतनाही नाहीशी होते हे कोणताही बुद्धिमान मनुष्य जाणू शकतो म्हणून चेतना ही पदार्थांच्या संयोगीकरणामुळे निर्माण होत नाही चेतना ही जीवात्म्याचे लक्षण आहे जीवाची चेतना ही जरी गुणात्मकदृष्ट्या परमचेतनेशी एकरूपच असली तरी ती श्रेष्ठ नाही कारण एका विशिष्ट शरीरातील चेतना ही दुसरे शरीर व्याप्त करू शकत नाही परंतु जीवाचा मित्र असणारा परमात्मा सर्व शरीरांमध्ये उपस्थित असतो आणि त्याला सर्व शरीरांची जाणीव असते हाच परमचेतना आणि जीवचेतना यातील भेद होय श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक क्रमांक पस्तीस क्षेत्र ज्ञान एवम् अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विधु यांती ते परम शब्दशः अर्थ क्षेत्र शरीर क्षेत्र क्षेत्रज्ञयोः क्षेत्रज्ञ किंवा शरीराचा स्वामी एवं याप्रमाणे अंतरम भेद ज्ञानचक्षुषा ज्ञानचक्षूंनी भूत जीवाचे प्रकृती भौतिक प्रकृतीपासून मोक्षम मोक्ष च सुद्धा ये जे विदुह जाणतात यांती प्राप्त होतात ते ते परम परम जे ज्ञानचक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात त्यांना परमलक्षाची प्राप्ती होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या तेराव्या अध्यायाचे तात्पर्य हेच आहे की मनुष्याने क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि परमात्मा यातील भेद जाणावा आठव्या श्लोकापासून ते बाराव्या श्लोकापर्यंत वर्णन केलेला मोक्ष मार्ग जाणल्याने त्याला परमलक्षाची प्राप्ती होऊ शकते श्रद्धावान मनुष्याला सर्वप्रथम परमेश्वरासंबंधी श्रवण करण्याकरिता आणि त्या योगे हळूहळू प्रबुद्ध होण्याकरिता सतसंगाची आवश्यकता आहे जर मनुष्याने आध्यात्मिक गुरूचा स्वीकार केला तर तो जड आणि चेतन तत्वातील भेद जाणू शकतो आणि आध्यात्मिक साक्षात्कारातील उत्तरोत्तर प्रगतीची ही प्रथम पायरी बनते आध्यात्मिक गुरु हा विविध उपदेशांद्वारे आपल्या शिष्याला देहात्मबुद्धीतून मुक्त होण्यास शिकवितो उदाहरणार्थ भगवद्गीतेत श्रीकृष्ण हे अर्जुनाला भौतिकवादी संकल्पनांतून मुक्त होण्याचा उपदेश देत आहेत हा देह म्हणजे जड तत्व आहे हे मनुष्याला समजू शकते चोवीस तत्वांसह असणाऱ्या या देहाचे विश्लेषण करता येते शरीर हे स्थूल अभिव्यक्ती आहे तर मन आणि मानसिक विकार या सूक्ष्म अभिव्यक्ती आहेत आणि जीवनाची लक्षणे म्हणजे या अभिव्यक्तींचा संयोग असतो परंतु या सर्वांच्याही पलीकडे आत्मा असतो आणि त्याहूनही श्रेष्ठ परमात्मा आहे आत्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत या भौतिक जगताचे संचालन जीव आणि चोवीस तत्वांच्या संयुक्तीकरणामुळे होते संपूर्ण भौतिक सृष्टीची रचना ही आत्मा आणि भौतिक तत्वांच्या संयोगामुळे होते हे जो पाहू शकतो आणि त्याचबरोबर परमात्म्याचीही स्थिती पाहू शकतो तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो या गोष्टी चिंतन आणि अनुभूती करण्यासाठी आहेत आणि मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या सहाय्याने या अध्यायाचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे या प्रकारे भगवद्गीतेच्या क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या तेराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी की जय